ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी चौदावा मनु इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण राजाने विचारली भगवन हे मनु इत्यादी आपापल्या मनवंतरामध्ये कुणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात ते मला सांगा तेव्हा शुक म्हणाला परीक्षिता मनु मनुपुत्र सप्तर्षी इंद्र आणि देव हे सर्व भगवंताच्या आज्ञेत आहेत राजन भगवंताच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले त्यांच्याच प्रेरणेने मनु इत्यादी विश्वाचे व्यवहार चालवतात चारी युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चरेच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते राजन भगवंताच्या प्रेरणेने आप आपल्या मनवंतरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात संपूर्ण मनोंतरामध्ये मनुपुत्र देश कालानुसार प्रजापालन करतात पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या त्या मनोंतरामध्ये यज्ञ भागाचा स्वीकार करतात इंद्र भगवानांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा ऋषीचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात ते प्रजापतीच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात नामरूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंताचा महिमा गातात परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत मी तुला हा महाकल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अवांतर कल्पामध्ये चौदा मन्वंतरे सांगितली आहेत या ठिकाणी चौदावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री वस्तू